हस्त नाही आता एकची मोहरा पासून अंधारा दुरी झालो साक्षत्वे या झालो गुणाचा देखना करी नारायणा तरी खरी, आठवू विसरू पडेला मागे आले त्याची भागे यत्न केले तुका म्हणी माझा विनोद देवाशी आम्ही तुम्हायची दोन्ही नहू आता आमच्या अंतकरणामध्ये जो प्रकाशाचा उदय झालेला आहे त्याचा कधीच अस्त होणार नाही आम्ही अज्ञानाच्या अंधकारापासून आता कायमचेच दूर झालो आहोत या संसारामध्ये देह आणि इंद्रियांचा आणि त्यांच्या व्यवहारांचा दृष्टा झालो आहोत हे भगवंता हा माझा निश्चय आता तू खरा कर आत्म्याचे स्मरण आणि विस्मरण हे दोन्ही प्रकार मागे पडून गेले आहेत कारण माझी अवस्था स्मरण विस्मरणातीत झालेली आहे आता देहे इंद्रियांच्या वाट्याला जो व्यवहार आला असेल तो आम्ही सुखाने करू तुकाराम महाराज म्हणतात देवा आम्ही आता जो जीवाप्रमाणे बद्ध आणि तुमच्याप्रमाणे मुक्त नाही आहोत या दोन्ही अवस्थांच्या आम्ही पलीकडे गेलेलो आहोत आमची स्थिती या दोन्ही अवस्थांच्या पलीकडे जाऊन पोहोचली आहे आम्हाला जे वरवरचे द्वैत दिसले ते केवळ भक्तीच्या सुखासाठीच आहे क्षर अक्षर हे तुमचे विभागू कास याने जग धरा तैसे आम्ही नेनू पालटोच काही त्या गिल्याची नाही मागे चाडू प्रतिपादिता तू समविषमाचा प्रसाद तो याचा पाप पुण्यू तुका म्हणे तुम्हा नाना लागे संपादनी लटिक्याची देवा क्षर आणि अक्षर म्हणजे जगत आणि जगाला कारण असलेली जी माया आहे हे तुमचेच दोन भाग आहेत तर मग तुम्ही या जगाला आपल्यापासून भिन्न का बरे ठेवता परंतु आम्ही मात्र तुमच्यासारखे वस्तुस्थितीत बदल करण्याचे जाणत नाही काही झाले तरी जीव ब्रह्म आहे आणि जगत ब्रह्म आहे या अद्वैत अवस्थेमध्ये बदल करून द्वैत निर्माण करावे असे आम्हाला वाटत नाही आणि एकदा जीवदशेचा आणि जगत सत्यत्वाचा त्याग केल्यानंतर पुन्हा परत त्याचा स्वीकार करण्याची आम्हाला इच्छा सुद्धा होत नाही क्षर अक्षर व्यक्त अव्यक्त इत्यादी बदल समत्वात तू प्रतिपादन कर हाच पाप पुण्याविषयीचा प्रसाद आम्हाला मानावा लागेल तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला नाना प्रकारांची सोंगे हरण करून खोट्याची खरी बतावणी करावी लागते सर्व रशी मिळाली चित्तू अखंडित आनंदू गोतपते विश्वंभरी झाला हरे सोयराम ओळखी ते का नावे इतर भावे खंडना तुका म्हणे नावे रूपे दुसरी पापे हरपली सर्व रसरूप असलेल्या हरीचे ठिकाणी चित्त समरस होऊन गेलेले आहे त्यामुळे अखंड आनंद प्राप्त झालेला आहे गोत्र पती पत्नी बंधू हे सर्व एका विश्वंभराच्या अधिष्ठानावर उभारलेले आहेत त्यामुळेच जगामधील सर्व प्रयोजनांचा वर्ग हरीच झाला आहे किंवा सर्व प्रियजनांच्या ठिकाणी एक हरीच प्रिय होऊन गेलेला आहे सर्व जगाची हरी या एकाच नावाने ओळख झाली आणि इतर सर्व भेद हे व्यर्थ झाले आहेत म्हणजे सर्वत्र भगवंतच भरून राहिलेला आहे असा प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात एका हरीच्या ज्ञानामुळे जगाची नाना रूपे आणि जीवांची पापे हरपली आहेत मी हे ऐशी काय जाती अवघड किती पाहता नाही होत उल्लंघनू नसता भिन्न दुसरी अंधाराने तेज नेले दृष्टी खाली अंतरू तुका म्हणे सवी देऊ घेता ठाऊ जाविलू ज्याला आपण मी मी असे सारखं म्हणत असतो त्या मीचे खरे स्वरूप तरी काय आहे याचा जर नीट विचार करून पाहिले तर ते कळणे कितीतरी अवघड आहे सचितानंद व्यापक आत्मस्वरूपापेक्षा मीचे स्वरूप भिन्न नसताना सुद्धा पंचकोशाचे उल्लंघन होत नाही त्यामुळे ते कळून येत नाही अविद्या अंधकाराने आत्मस्वरूपाच्या विशेष अंशाचा प्रकाश नाहीसा जर केला आणि विशेष अंशावर आवरण निर्माण केले म्हणून विचारदृष्टीपुढे प्रतिबंध निर्माण झालेला आहे तुकाराम महाराज म्हणतात भक्ती करून देवाचे जर सहाय्य घेतले तर मात्र देवच मीचे खरे स्वरूप दाखवून देतो कवी शोरांचा तू आम्हाशी विटाळू प्रसाद ओंगळो चिवडीती दंभाची आवडी बहिराट वंधळी शेवटाशी काळी होईल तोंडू सोन्याशी जारी तू लाखेची जतनू सतत ते गुणो जैसे तैसे शव्य सेवकता न पडता ठावी तुका म्हणे गोवी पावतीही जे कवी प्रासादिक कवींच्या काव्यामधील शब्द चोरतात आणि आपल्या काव्यामध्ये घालतात आणि जी ओंगळ चिवडाचिवड करतात त्या कविराजांचा आम्हाला विटाळा आहे असले परकाव्याची चोरी करणारे कवी प्रसिद्धी मिळवण्याच्या लोभाने काव्य करतात पण थोर संतांच्या मुखाने आत्मश्रवण करण्याविषयी बहिरे आणि म्हणूनच आत्मज्ञानाविषयी आंधळे असतात परंतु ते आता जरी कीर्ती मिळत असली तरी शेवटी त्यांचे तोंड काळे होऊन जाईल काही दागिन्यामध्ये सोन्याच्या शेजारीच लाख वसलेली असते ती सोन्यासाठी जतन केली जाते पण तिचे गुण जशीच्या तसेच राहतात तिला कधी सोनेपणा प्राप्त होत नाही त्याप्रमाणेच काही कविराजांचे काव्य सोन्यासारखे जरी दिसत असले तरी ते कविराज मात्र लाखेसारखे जशीच्या तसेच असतात त्यांच्या मनावर त्या भक्तिज्ञानाचा परिणाम काहीच होत नाही तुकाराम महाराज म्हणतात हरीचे शेव्यत्व आणि आपले सेवकत्व हे जोपर्यंत त्यांना समंजसपणाने कळत नाही तोपर्यंत ते काव्याने बंधनालाच प्राप्त होतात त्या बंधनातून ते बाहेर पडू शकत नाहीत वाढली मानून मानावी निशिती भूतांची प्रीती भूतपणू म्हणून मना लावावी काचनी इंद्रियांचे झनी ओढी भरी एका एकपणे एकाची अंगी लागे रंगरंगी मिळलिया तुका म्हणे देव निष्काम निराळा जीव जसे चाळा चरणांचा लोकांमध्ये किती जरी कीर्ती वाढली मान सन्मान झाला तरी आपण संतुष्ट होऊन निश्चिंत असे राहू नये लोकांच्या प्रेमामुळे आपली सुद्धा अवस्था लोकांच्या प्रमाणेच सर्वसामान्य अशी होऊ शकते यासाठी आपल्या मनात नेहमी सदविचारांची आणि भक्तीची प्रेमाची काचणी लावून ठेवावी नाहीतर ते मन इंद्रियांच्या ओढीने अनेक प्रकारच्या विषयांनी व्याप्त होऊन जाते म्हणून आपले मन फक्त त्या एका परमेश्वराकडे एकत्वाने लावावे म्हणजे त्याचाच त्या परमेश्वराचाच रंग आपल्या मनावर कायमचा चढून राहील कारण जो रंग त्याला चढवावा त्याच रंगाचे ते बनत असते तुकाराम महाराज म्हणतात देव हा खरा म्हणजे निष्काम असाच आहे पण जीवदशेला मात्र नाना कर्मे करण्याचा चाळा लागलेला असतो माया साक्षी आम्ही नेनो भीड भारू आपानी पर नाही दोन्ही सत्याची साठी अवघाची भरी नावडे व्यापार तुटीचा तू ओभाळीचा चरी अंतरीचे दुःख लासे फासे मुख उघडावे तुका म्हणे नवी स्पितीचा हा ठाऊ निवाड्याची देव साक्षी केला हे जे समस्त जग भासमान आहे या भासमान मायादी प्रपंचाची आम्ही केवळ साक्षी आहोत आम्हाला त्याची कशाचीही भीत नाही की कसला भारही वाटत नाही हा आपला हा दुसरा असा भेदभाव सुद्धा आमच्या मनामध्ये राहिलेला नाही आणि आम्ही तो मानतही नाही आम्ही त्या सत्य स्वरूप असणाऱ्या परमेश्वराचे रूप सर्वत्र भरून राहिलेले आहे असेच पाहतो याशिवाय आम्हाला तुटीचा व्यापार आवडतच नाही जर गळू झाले तर त्याला वरवर गोंजारले तरी आतमध्ये ते चरून जास्तच होत जाते म्हणून चांगला डाग देऊन जखमेचे मुख उघडे करावे लागते तुकाराम महाराज म्हणतात हे ठिकाण काही लौकिक कीर्ती देणारे नाही आणि वर जो निवाडा मी दिलेला आहे त्याला देव हाच एक साक्षी आहे संतावडे तू काळाचाही काळू समर्थांचे बाळो जेवी समर्थो परिसता तेथो नाही कविने मोहे न न ऐशे राखे केले अन्याय ते सांडवी उपचारी न देखे दुसरे नाशामुळू का म्हणे मुख्य कल्पतरू छाया काय नाही दया ते ठाई जो माणूस संतांना प्रिय झालेला असतो तो प्रत्यक्ष मृत्यूचा काळ आहे असे समजावे जो समर्थ असतो त्या समर्थाचे बालक सुद्धा समर्थच असते या बालकावर त्या एका समर्थ राजाची सत्ता असते आणि त्याला त्रास होणार नाही अशाच प्रकारे तो त्या बालकाचे रक्षण करीत असतो अशा बालकाने जर काही अपराध केला तर मोठ्या सावधगिरीने त्याच्यावर सौम्य प्रकारे उपचार करून पुन्हा ते बालक वेगळा किंवा दुसरा अपराध करणार नाही अशी वर्तणूक त्याचा पिता देत असतो त्या बाळाविषयी अशा प्रकारची वर्तणूक केली जाते तुकाराम महाराज म्हणतात कल्पतरूची छाया प्राप्त होणे ही एक मुख्य गोष्ट श्रेष्ठ प्रकारची आहे अशा ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात संत महात्मे हे कल्पतरूच्या छायेसारखे शीतल असतात अशा श्रेष्ठ संतांचे ठिकाणी साधकाविषयी दया असत नाही काही संतांच्या धिक्कारी अमंगळजिने विश्वशत्रुतेने सांदीपरी कुळ आणि रूप वाया संसारू गेला भरतार मोकलिता मूळ राखी तया फळा काय उणे चतुर लक्षणे राखो जाणे तुका म्हणे सायास तू एके ठाई दीप हाती तई अवघे परी त्याचा संतांनी धिक्कार केलेला आहे त्या माणसाचे जगणे अगदी अमंगळवाने होऊन जाते जगाशी शत्रुत्व करणाऱ्या माणसाप्रमाणे त्याचा त्याग करावा नवऱ्याने ज्या बाईचा त्याग केलेला आहे तिचे कुल रूप आणि संसार वाया जाते जो मुळाचे रक्षण करतो त्याला फळाला काय कमी असते शहाणी माणसे परमार्थाचे जे मुख्य लक्षण आहे ते कसे राखावे हे जाणतात तुकाराम महाराज म्हणतात साधकाने एकाच मुख्य गोष्टीविषयी प्रयत्न केलेला बरा जसे अंधार असतो त्यावेळी दिवा हातात घेतलेले बरी असते कारण इतर प्रयत्न फुकट आहेत तसे परमार्थामध्ये सुद्धा संत कृपा ही मुख्य गोष्ट आहे यासाठी संतांच्या धिकाराला पात्र होऊन इतर सायस करण्यापेक्षा मुळात संतांची कृपा संपादन करणे अधिक चांगले आहे खडकाचे अंगू अभ्यासाशी सांगू कार्यसिद्धी नव्हे ऐसे काही नाही अवघडू नाही काही वाड तोच वरी दोरे चिरा कापे पडिला काचणी अभ्यासी सेवनी विष पडे तुका म्हणे कैचा बैसन्यासी ठावू जठरे बाळा वाव एकाएकी झाडाचे मूळ ओलसर असते नाजूक असते कोवळे असते तरी सुद्धा ते खडकाचे अंतरंग भेदीत जाते फोडीत आतमध्ये घुसते त्याप्रमाणेच सततच्या अभ्यासाने सर्व प्रकारची कार्यसिद्धी होते अभ्यास केल्यानंतर कोणतीही गोष्ट अवघड आहे असे काही असत नाही जोपर्यंत अभ्यासाचा निश्चय होत नाही तोपर्यंतच ती गोष्ट कठीण वाटत असते दोर घासला तर मोठ्या दगडासही भेग पाडू शकते हळूहळू विष जरी खाल्ले तरी ते सवयीने पचनी पडते तुकाराम महाराज म्हणतात मातेच्या गर्भामध्ये बसण्याला प्रथम जागा अजिबात असत नाही पण नऊ महिन्यामध्ये हळूहळू पूर्ण विकसित बालक राहण्या इतकी जागा निर्माण होत जाते अमर हा अमर हा खरे की पहा खोटीही न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेलू कैचा धाक कैचा धाकू सकळी कहे आपुले देवची बरे देवचे बरे तू का म्हणे खरे तुम्ही हे लोक हो तुम्ही आत्मरूपाने अमर आहात माझे म्हणणे खरे आहे का खोटे आहे याचा तुम्ही अंतर्मुख दृष्टीने विचार करून पहा हा जड देह माझा किंवा मी आहे असे म्हणू नका म्हणजे माझ्या म्हणण्यामधील सत्यता तुम्हाला कळून येईल हे सर्व जग आपलेच स्वरूप आहे असे कळल्यानंतर भय कुणाला राहील आणि कुणापासून निर्माण होईल भय शिल्लकच राहणार नाही तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही देवच आहात या अभंगात महावाख्यार्थ सांगितला आहे काम नाही काम नाही झालो पाही कामा हावल्या या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी नस त्या छंदी नस त्या छंदी जग विनोदे विरड तशी एकाएकी एकाएकी तुका लोकी निराळा मला आता कोणत्याही प्रकारचं कर्तव्य असं शिल्लकच राहिलेलं नाही माझं सर्व काम नाहीसा होऊन गेलेलं आहे सर्व कर्तव्य कर्मे करून मी आता रिकामा झालो आहे मी आता आत्मस्वरूपामध्ये दृष्टी लावून जे काही कर्म दैव योगाने वाचायला येईल ते करीत राहील देह आत्मभावाच्या आणि बाह्य प्रपंचाच्या पोकळ छंदामुळे सर्व जग विनाकारण दुःखाने विवळत आहे तुकाराम महाराज म्हणतात मी मात्र अशा लोकांहून भिन्न आणि एकता मी पूर्णपणे निराळा असा झालेलो आहे हाती घेऊन या काठी तुका लागला कळीवरा पाठी नेऊनी निजविली स्मशानी मानसे जाळी ते ठाकणी काढिले ते ओढे मागील उपचाराचे पुढे नाही वाटू आला भेवू, सुख दुःख भोगिता देऊ याजसाठी हे निर्वाणू केले कसे म्हणू तुका म्हणी अनुभव बरा नाही तरी शास्त्र होय चोरा तुकाराम महाराज आपल्या हातामध्ये काठी घेऊन या स्थूल देहाच्या पाठीमागे लागलेले आहेत ज्या ठिकाणी माणसांना जाळतात अशा स्मशानामध्ये या देहाला नेहून निजवलेले आहे या देहाने मागे अनेक प्रकारचा त्रास दिला आणि त्याचाच जणू मी आता सूड घेतला आहे यासाठी मला कसलीही भीती वाटत नाही कारण सर्व सुखदुःखांचा भक्ता एक नारायणच आहे यासाठी मनाचा निग्रह करून या देहाला मी मृत्यू आणलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात या बाबतीमध्ये अनुभव घेतलेलाच चांगला नाहीतर हा देह इंद्रियांचा आणि त्यांच्या विषयांचा ताबेदार होऊन राहतो कीर्तन चांग कीर्तन चांगू होय अंग हरिरूप प्रेमा छंदे नाचे डोले हारपला देह भाऊ एक देशी जीवकळा हा सकळा सोयरा तुका म्हणी उरला देव गेला भेव त्या काळी हे हरिकीर्तन फार चांगले आहे या कीर्तनाने देह हरिरूप होऊन जातो हरिभक्त जेव्हा कीर्तनामध्ये प्रेमाने छंदाने नाचतो डोलतो तेव्हा त्याचा देहभाव हारपून जातो हा हरिभक्त कीर्तनाच्या पूर्वी जीवावस्थेमध्ये असतो पण नंतर त्या कीर्तनामुळे तो सर्व व्यापक हरीशी एकरूप होऊन हरीच्या द्वारा सर्व जगाचा सोयरा आणि संबंधित होऊन जातो तुकाराम महाराज म्हणतात कीर्तनाच्या वेळी जीवदशा नष्ट होऊन एक देवाच शिल्लक राहतो त्यामुळे द्वैत चिन्ह भीती जी असते ती सुद्धा नाहीशी होऊन जाते आणि एकदा का हृदयामधील भीती नष्ट झाली की मग एक ईश्वरच शिल्लक राहतो न बोलेशी करावाचा उपाधीचा संबंध एका तुमच्या अवघाशी न कळतशी संकल्पाचे ओढे म्हणू पाप पुण्यो समची तुका म्हणे नारायणी पाव वाणी विसावा देवा माझी वाणी आता कुणाशी कधी बोलणार नाही असे करा कारण इतराशी बोलण्याने उगीच आपल्याला उपाधी चिकटते देवा तुमच्या फक्त नामाशिवाय सर्व काही त्रास आहे असे मला समजून आले नाही अनेक प्रकारच्या विषयांचे संकल्प मनामध्ये निर्माण होतात आणि त्यास विषयांच्या ओढीने त्यांच्याबरोबर पुण्य निर्माण होत असते तुकाराम महाराज म्हणतात आणि म्हणूनच माझी ही वाणी त्या नारायणाच्याच ठिकाणी विसावा घेऊ प्रारब्ध हाती सुकशी न पावतसे करिता घायाळाचा संतो अंगे अंग माखावी आविसा अंगी पिडावसे त्यागे असे बहुसुख तुका म्हणे जीव भ्याला अवघ्या आला बाहेरी लोकांचं जे काही प्रारब्ध कर्म असतं त्यामुळेच त्यांना अनेक प्रकारची सुख आणि दुःख भोगावी लागतात एखादा जर माणूस जखमी असेल तर अशा माणसाला आलिंगन जर दिले तर त्याच्या रक्ताळलेल्या अंगाच्या स्पर्शाने आपलेही अंग त्या रक्ताने माखून जाईल आमिषाच्या आशेने प्राण्यांना दुःख भोगावे लागते अशा प्रकारच्या विषयांच्या त्यागातच माणसास खरे सुख आहे तुकाराम महाराज म्हणतात या सर्व प्रकाराने माझा जीव भयभीत होऊन गेलेला आहे म्हणूनच मी या सर्व प्रकारच्या जंजाळातून बाहेर येण्याचा प्रयत्न केलेला आहे भाषा ते करविते बुद्धीचा लोपू संदेह ते पाप कैसे नव्हे आपला आपण करावा विचारू प्रसन्न ते सार मनग्वाही नावी रूपी अंगी लाविला विटाळू होते त्या निर्मळ शुद्ध बुद्धू अंधळ्याने नयी देखण्याची चाली चालू ऐशी बोली तुका बोली जी आशा लोभ वाढवते अशी ही लोभ वाढवणारी आशा सतसद विवेक बुद्धीचा नाश करते त्यावेळी ती बुद्धी संशयग्रस्त होऊन संभ्रमात पडते म्हणून तो संशय सुद्धा पापरूपच आहे आपल्या उद्धाराचा विचार आपणच करावा मनाची प्रसन्नता हे सर्व साधनांचे सार आहे आणि याविषयी आपले मनच साक्षी आहे नामरूपांच्या उपाधीमुळे जीवाचे स्वरूप विटाळले आहे नाहीतर हा जीवात्मा मुळातच नित्य असा शुद्ध बुद्ध आणि मुक्त स्वरूपवान आहे तुकाराम महाराज म्हणतात आंधळ्याला डोळ्याची बरोबरी करता येत नाही त्यामुळे त्याला डोळसाप्रमाणे न अडखळता चालता येत नाही डोळस माणूस जसे मार्गदर्शन करील त्याप्रमाणे तो आंधळा चालतो म्हणूनच आम्ही मूढ लोकांना जसा उपदेश करू त्याप्रमाणेच ते वागतात जळो वाता माझे पाप गाठीचे संतांची आचरण रजे उतरो ओझे मातीचे लटकियाचा अभिमानू होतासीन पाववितू तुका म्हणी सुख सुखसाचे निनावे आता ही आमची सर्व माया कार्ये नामरूपे जळून जावोत आणि पदरी असलेले अनंत जन्मांचे पाप आहे ते सुद्धा जळून जावो संतांच्या चरण रजाने आणि त्यांच्या प्रसादाने देहरूपी मातीचे अभिमान रूपी ओझे डोक्यावरून उतरून आता बाजूला टाकू होट्या देहाचा अभिमान धारण केला तर तो दुःख प्राप्त करून देतो तुकाराम महाराज म्हणतात रूप रहित ब्रह्माचे सुख अबाधित आणि सत्य असे आहे निंदा सुती करवी पोटू सोंग दाखवी बोबाटू जटा राख धीर नाही क्षमा म्हणा श्रंगारिले मढे जिवे विन जैसे कुडी तुका मनी रागी भलते चावळे वावगी माणसाचे पोटच त्या माणसाकडून कुणाची तरी निंदा किंवा कुणाची तरी स्तुती करवीत असते आणि त्याला हे पोटच वेगवेगळी सोंगे घ्यायला लावते आपल्या कीर्तीचा जगात बोभाटा करते या करण्यातील खरा हेतू पोट भरणे हाच असतो म्हणूनच त्याचे पोटच त्याच्याकडून तसे करवून घेते मनामध्ये धैर्य नाही शांती नाही क्षमा नाही आणि वरून मात्र जटा राखतो अंगाला राख फासतो पण ही सारी परमार्थाची विटंबना आहे मड्याला वस्त्र फुलांनी सुशोभित किती जरी केले तर ते जसे त्यात जीव किंवा प्राण नसल्यामुळे वाईट दिसते ओंगळवाने दिसते त्याप्रमाणेच दांभिकांचा परमार्थ हा वाईट दिसतो तुकाराम महाराज म्हणतात जो क्रोधाने कोणालाही भलते चलते निष्कारण बोलतो किंवा रागावतो म्हणजे विषयासक्तीमुळे वश होऊन भलते दुष्कृत्य करतो त्याने परमार्थाची विटंबना केली असे समजावे भिक्षा पात्र अवलंबने जळोजिने लाजिरवाने ऐशियाशी नारायणे जे सर्वथा देवापायी नाही भाऊ भक्तीवरी वरी वावू समर्पिला जीवू नाही तो हा विभिचारू जगा घालावी साकडी दीन भोवनी बापुडी हेची अभाग्य रोकडे मूळ आणि अविश्वासू काय न करी विश्वंभरू सत्य करिता निर्धारू तुका म्हणी सारू दृढ पायो धरावी देवाच्या नावावर जे इतरांकडून भिक्षा मागत हिंडत असतात दारदार जातात त्यांचे जिनी अत्यंत लाजीरवाने आहे अशा प्रकारच्या जीवनाला आग लागू अशा प्राण्यांची नारायण नेहमीच उपेक्षा करतो कारण यांचा देवाच्या पायाशी कधीच भाव नसतो देवावर यांची मनापासून भक्ती नसते वरवर कर्मे ते व्यर्थपणे करीत असतात मात्र जोपर्यंत आपला जीव त्या भगवंताला समर्पित झालेला नाही तोपर्यंत असे वागणे एक प्रकारचा व्यभिचारच असतो आपण दिनबुद्धीने देवाच्या नावाने जगाला संकट घालावे हे फार मोठे दुर्भाग्य आहे कारण याचे मूळ देवावरचा अविश्वास हाच आहे तुकाराम महाराज म्हणतात या विश्वंभराचे पाय दृढ भावाने धरल्यानंतर निर्धाराने त्याची भक्ती केल्यानंतर काय होणार नाही सर्व काही शक्य होते मग अशा माणसाला भीक मागण्याची काय आवश्यकता पडावी म्हणूनच त्याचे पाय दृढ भावनेने धरावेत हेच सर्व साधनांचे सार आहे भाव बळी विष्णू दासू नाही नाशो पावतू योग भागी घरा येते सर्व शक्ती चालता पित्याचे जे काय धनू पुत्रा कोण वंचिलू तुका म्हणेकडे बैसू तेने असा निर्भरू भक्तीच्या सामर्थ्यामुळे भक्तीच्या बळामुळे हरिभक्ताचा कधीच नाश होत नाही सर्व प्रकारचे योग आणि सर्व प्रकारचे भाग्य सर्व शक्ती आपण होऊन त्याच्यात घरी चालत येतात पित्याचे जे काही धन असते ते त्याच्या मुलालाच मिळते त्याला या बाबतीत कोण फसवू शकतो किंवा कोण अडवू शकतो का तुकाराम महाराज म्हणतात आम्ही त्या श्रीहरीच्या कडेवर बसून तृप्त होऊन जाऊ ओरड्या गोष्टी चटक्या बोलू शिकल्या सांगे नाही बोलू कोण यांचे मनानी ऐको कानी नाही कोणी घरोघरी सांगते ज्ञानू भूसशिने कांडिती का म्हणी आपुल्या मती काय रीती पोकळी भगवंताविषयी जर मनामध्ये प्रेम नसेल तर हा मनुष्य जे काही थोडेफार शिकला आहे त्याच्या आधारावर काही गोष्टी चावटपणाने लोकांना उगीच सांगत बसतो असल्या या मूढ माणसाचे सांगणे कोण बरे मनावर घेईल ते कानाने ऐकले आणि न ऐकले असेच करतील असे हे लोक घरोघरी जाऊन ब्रह्मज्ञान सांगतात पण यांचे सांगणे हे भुसा काढण्यासारखे आहे उगीच व्यर्थ परिश्रम करण्यासारखे आहे आणि ते फुकटच असे श्रम घेत राहतात तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारच्या अल्पमतीच्या लोकांकडून त्यांच्या बुद्धीतून जे ज्ञान बाहेर येते ते निरर्थक आणि बाष्कळ बडबड असते ते केवळ पोकळ असते नवतियाचा सोस होता झडो आता पदरू देखने ते देखिले आता भले साक्षी साक्षित्वे लाभी कळू आली हानी राहू दोन्ही निराळी तुका म्हणे काय की हा का लोकी पसारा जे कधी अस्तित्वातच नव्हतं अशा बाह्य प्रकारच्या लौकिकाचा देहबुद्धीचा प्रपंचाचा सोस आजपर्यंत जो होता पण आता मात्र त्यांचा सर्व प्रकारचा संबंध तुटून गेला आहे जे सत्य स्वरूपाचे ब्रह्मतत्व जे ईश्वर आहे जे पाहिजे होते ते आता मी नीट साक्षीत्वाने पाहिलेले आहे ते प्रत्यक्ष अनुभवले आहे आणि अशा प्रकारे त्या एकत्वाच्या ब्रह्मत्वाच्या अलौकिक लाभामुळे आजवरच्या हानीचे स्वरूप नीटपणे ध्यानात आले मी आता लाभ हानीपेक्षा पूर्णपणे निराळा राहणार आहे कारण सर्वांच्या मी पलीकडे जाऊन पोहोचलो आहे तुकाराम महाराज म्हणतात आता मी या अस्तित्व स्वरूपाच्या अनुसंधानात एकाएकीच आहे या ठिकाणी हानी लाभाचा फायद्या तोट्याचा जो बाह्य पसार आहे तो व्यर्थ का बरे मी मांडून राहू त्याचा या ठिकाणी काही याचा उपयोग नाही सोशे वाढे दोषो झाला न पालटो कसो ऐशे बरवे वचनो करिता ते नारायण असे प्रारब्ध नेमे श्रमची उरे श्रमे सुख देते शांती तुका म्हणे धरिता चित्ती या प्रपंचाच्या आणि बाह्य लौकिकाच्या हव्यासामुळे मनोविकारांचे दोषच वाढत राहतात आणि एकदा चित्तामध्ये जर दोष निर्माण झाला तर त्याचा रंग काही बदलत नाही कारण चित्ताचा रंग त्या दोषासारखाच होऊन जातो म्हणून कर्तृत्वाचा अभिमान स्वतः कधी सुद्धा धरू नये आणि सर्व नारायणच करीत असतो असे मनातून समजून घ्यावे प्रारब्धामुळेच सर्व सुखदुःखे प्राप्त होतात त्यामुळे त्यांच्या प्राप्तीसाठी श्रम जरी केले तरी शेवटी कष्टच उरतात तुकाराम महाराज म्हणतात चित्तामध्ये शांती धारण केली की मग सर्व सुखांची प्राप्ती आपोआप होत असते काय शरीराचे कापू कृपा साधावया प्रेम उचिताचे धर्म भागाले ते करू देईन हाक नारायणा ते तो नाकळे बंधना पंढरीचा राणा हाई कोण धाविलो साता पाचांचे गोठले प्रारब्धे आकारली आता हे संचली असो भोगा सांभाळी फावली ते बरवी संधी सावधान करू बुद्धी तुका म्हणी मधी कोठेने घे विसावा एक हरिभजन करण्याशिवाय या शरीराशी आमचे दुसरे कोणते काम आहे हरीची कृपा आणि प्रेम संपादन करण्यासाठी आमच्या वाट्याला जे विहित कर्म आले आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांचे आचरण करत राहू नारायणाला हाक देईन त्यावेळी मी या संसार बंधनात सापडणार नाही कारण माझी हाक ऐकून तो पंढरीचा राणा ताबडतोब धावत येईल आणि मला बंधनामधून सोडून काढेल सप्त धातू पंचभूते यांचे गोठलेले आणि प्रारब्धाने आकाराला आलेले हे शरीर उरलेले भोग भोगण्यासाठी त्यांच्यात स्वाधीन असो तुकाराम महाराज म्हणतात मनुष्य देहाची सहज संधी मिळालेली आहे म्हणजे आपल्याला सहज हा मनुष्य देह प्राप्त झाला आहे आता या संधीचा फायदा घेऊया बुद्धीला विचाराने सावध करू आणि मध्यंतरी कोठेही विश्रांती न घेता नारायणाला अखंड हाका देत राहू न लगे देश काळू विधाने सकळू मनेची निश्चळू करुणी करुणा भाकावी येतो तो बैसलिया ठाया आसने व्यापी देवराया निर्मळते काया अधिष्ठानू तयाचे कल्पनेचा साक्षी तरी आदरेची लक्षी आवडीने बक्षी कोरडे धान्य मटमटा घेणे तरी भाऊ लक्षीदासांचा उपाऊ तुका म्हणे जीव जीवी मिळविलो अनंतो देवाच्या प्राप्तीसाठी कुठलाही देश काळ याचा विचार किंवा विविध प्रकारच्या सिद्धी यांची अजिबात जरुरी नाही गरज नाही आपले मन स्थिर करावे आणि त्या परमेश्वराची त्या करुणाकराची करुणा भाकावी त्याला मोठ्या प्रेमाने आळवावे म्हणजे तो भगवंत बसल्या ठिकाणीच आपल्याकडे धावून येतो आणि भक्ताचा निवास आपल्या वास्तव्याने व्यापून टाकतो त्याच्या चिंतनाने भक्तीने ज्याचे शरीर शुद्ध आणि पवित्र झाले आहे तेच त्याचे अधिष्ठान असते म्हणजे ज्याचे शरीर शुद्ध आणि पवित्र असते तेच शरीर त्या भगवंताचे अधिष्ठान असते त्याच ठिकाणी तो भगवंत असतो आणि त्याच ठिकाणी त्या भगवंताची वस्ती असते आपल्या भक्तांच्या मनामध्ये ज्या कल्पना निर्माण होतात त्यांचा साक्षी तो भगवंत आहे तो आपल्या भक्ताकडे मोठ्या आदराने पाहतो आणि त्यांनी जे काही दिलेलं असेल जाडे वरडे कोरडे कसल्याही प्रकारचे धान्य असले तरी ते मोठ्या आवडीने मठामाठा खात राहतो तुकाराम महाराज म्हणतात हा भगवंत आपल्या भक्तांच्या मनातील भाव ओळखतो आणि विविध प्रकारचे उपाय योजून त्यांचे रक्षण करतो त्यांना आपल्या स्वरूपामध्ये मिळवून घेतो नाही आली भक्ती सुख अनुभवा तो मी ज्ञान देवा काय करू नसावी जे तुम्ही काही निश्चिंतीने माझी या वचने अभेदाच्या एकाएकी मनोने दे समाधानू देखील चरण वाचून या तुका म्हणी वाचा गुणी लाचावली न राही उगली मौन्य मजू देवा जोपर्यंत मला भक्तिसुखाची गोडी मिळालेली नाही किंवा भक्तिसुख जोपर्यंत माझ्या अनुभवाला येत नाही तोपर्यंत नुसतं ब्रह्मज्ञान घेऊन मी काय करू त्या ज्ञानाचा काय उपयोग ज्या ज्ञानातून भक्तीचं सुख प्राप्त होत नाही ते ज्ञान असून नसून सारखंच देवा माझे हे अभेदाचे वचन ऐकून तुम्ही कधी निश्चंत होऊ नका तुमचे चरण पाहिल्याशिवाय माझ्या या एकाकी मनाला कधी समाधान प्राप्त होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात ही जी माझी वाणी आहे ती तुमचे गुण वर्णन करण्यासाठी लाचावलेली आहे ती काही उगाच गप्प राहणार नाही ती मला मौन राहू देणार नाही मागता विभागू कोठेला पालो जिमगू संत साक्षी या वचन त्याचे ठाऊ किया खुना होईन धरण करी मग मेरी घो नेदी बाहेरी तुका म्हणे मी अक्षरू तुझ देवपणाचा भारू देवा मी स्वस्वरूपाचा वाटा तुमच्याजवळ जर मागितला तर मग तुम्ही कुठे लपून बसाल तुम्हाला तो द्यावाच लागेल तुमच्याकडे वा आमचा वाटा आहे याला संत वंचनांची साक्ष आहे त्यांना सर्व खुणा माहीत असतात देवा मी तुमच्या दारामध्ये धरणे धरीन आणि मग मात्र तुम्हाला बाहेर जाऊ देणार नाही तुकाराम महाराज म्हणतात देवा मी अक्षर स्वरूप आहे आणि तुमच्यावर देवपणाचा भार आहे तेव्हा माझ्यापुढे तुमची आता काही चालणार नाही मिटवण्याचे धनी तुम्ही व्यवसाय जनी ऊन पडेली गाडी केली तैशी उगवा कोडी केली सांगितली कामू दिले पाळून या तू तुका म्हणी आता असो तुमचे आमचे माथा देवा भक्तांच्या पाठीमागे जी संसाराची कुलंगडी बंद करण्याचा व्यवसाय करणारी जगामध्ये एकमेव धनी तुम्हीच आहात तुमच्यासारखा समर्थ स्वामी मला भेटल्यानंतर मग या संसाराच्या उपाधीमध्ये कोण बरे पडेल देवा तुम्ही संसाराचा गुंताडा जसा केला तसा आता मोकळा सुद्धा तुम्हीच करा तुम्ही जे काम सांगितले ते मी केलेले आहे तुम्ही जो मला धर्माचा नियम घालून दिलेला होता तो मी दक्षतेने पाळलेला आहे तुकाराम महाराज म्हणतात आता तुमचा संसार तुमच्याच माथी असू द्या आम्हाला त्याची ओझे नको समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी पूजा होते मुक्ता फळी रस ओविया मंगळी धार खंडितू ओघ चालीला नित्यू पूर्णाहुती जीव तुका घेऊन ठेला भाऊ मी आपली ही सर्व वाणी त्या पांडुरंगाला परमेश्वराला समर्पण केली आहे कारण माझ्या वाणीचे समाधान फक्त पांडुरंगाच्या ठिकाणीच होत असते माझ्या वाणीकडून रसाळ मंगलकारक आणि मोठ्यासारख्या शुद्ध अशा वाव्यांच्या द्वारा पांडुरंगाची पूजा होत आहे त्या पांडुरंगावर नाम गंगेचा अभिषेक सतत चाललेला आहे तुकाराम महाराज म्हणतात या वाग्यज्ञाच्या शेवटी जीवाची पूर्णाहुती देऊन भक्ती ज्ञानरूपी शेषाचे सेवन करून मी तृप्त झालो आहे